झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग सतरावा कापूस तूर व सोयाबीन बीटी कापूस शेतकऱ्यांना लुटण्याचं एक षडयंत्र आहे बिटी कापूस म्हणजे काय एक जीवाणू आहे त्याचं नाव आहे बॅसिलस थुरेंजेन्सिस हा नैसर्गिक देशी कापसाच्या मुळीजवळ असतोच त्याच्या बावीस हजार जाती आहेत या जीवाणूंमध्ये एक क्षमता आहे की तो आपल्या शरीरामध्ये बोंडळी अमेरिकन बोंडळीच्या विरोधात प्रतिकारशक्ती देणारं प्रथिन तयार करतो त्याचं एक जन्नुक आहे जीन आहे त्याच्यात ते गुणधर्म आहे शास्त्रज्ञांनी उचापती शास्त्रज्ञांनी काय केलं का त्या जंतूमधला तो जीन काढला आणि कापसात बॅस्टिलस थुरेंजेन्सिस पहिले दोन अक्षर घेतले बीटी नाव बीटीमुळे किती लाभ होतात किती हानी होते याची समीक्षा अजून मांडल्या गेली नाही बीटीमुळं जमिनीवर काय दुष्परिणाम होतो शेजारचा पिकावर काय दुष्परिणाम होतो पर्यावरणावर काय दुष्परिणाम होतो त्या बिटी कापसाच्या सरकीचं तेल शेंगदाण्या तेलात मिसळतात सोयाबीन तेलात मिसळतात त्याच्यामुळं ते तेल खाण्यामुळं काय दुष्परिणाम होतो मधमाशावर काय परिणाम होतो जीवाणू शक्तीवर काय परिणाम होतो या सगळ्याचा अभ्यास शास्त्रशुद्ध दाखल्यासहित पुराव्यासहित अजूनही या लोकांनी मांडलेला नाही फक्त एकच सांगतात की काही परिणाम दुष्परिणाम होत नाही एकोणच सांगतात दाखले देत नाही एव्हिडन्सेस देत नाही पुरावा देत नाही ही झाली दुसरी बाजू पहिली बाजू बीडी कापूस पेरा कृषी विद्यापीठ सांगतात कृषी खातं सांगतं कंपन्यांचे एजंट सांगतात आमचे राजकीय लोक सुद्धा सांगतात यांचा एकाचाही जेनेटिक इंजिनिअरिंगचा अभ्यास नाही जन्मूक अभियांत्रिकी शास्त्र हे एक वेगळं शास्त्र आहे ज्याला जेनेटिकली मॉडिफिकेशन म्हणतात जेनेटिक्स एकाचे अभ्यास नाही पण जगामध्ये या विषयाचे सर्वोत्कृष्ट पाच शास्त्रज्ञ आहेत मॉलिकुलर बायोलॉजीचे हा मॉलिक्युलर बायोलॉजीचा संबंध आहे विषय मॉलिक्युलर बायोलॉजीचे जगातले सर्वोत्कृष्ट पाच शास्त्रज्ञ आहेत त्यापैकी एक भारतीय आहे त्यापैकी एक भारतीय doctor Pushpa Kumar Bhargava Hyderabad doctor P K Bhargava ते जनक म्हणतात जेनेटिक इंजिनिअरिंगचे जनक भारतातले is a founder of genetic engineering in India आणि ते लेख लिहून सांगतात बीटी घेऊ नका बीटी घेऊ नका बीटी लावू नका जो जगातला सर्वोत्कृष्ट तज्ज्ञ आहे तो म्हणतो बीटी लावू नका आणि ज्यांना त्या विषयातलं काही कळत नाही ते म्हणते बीटी लावू आता एक भाग दुसरा भाग असा आहे की त्यांनी खूप दावे केले बीटीवाल्यांनी की it is a terminated seed म्हणजे हे बियाणं नपुसक आहे एक तर त्याची सरकी काढून तुम्ही पुढल्या वर्षी लावाल तर त्याला फळच लागणार नाही बोंडच लागणार नाही आणि बोंड लागले तरी सरकी लागणार आणि आम्हाला विचारावं लागेल याची टेस्ट केली पाहिजे मी काल सांगितलं मी वर्धा जिल्ह्यात समुद्रपूरमध्ये बगन संग्रहालय समितीची एक मोठी संस्था आहे वर्धेची महात्मा गांधी फाउंडेशनची त्यांनी जवळपास तीन हजार एकरवर झिरोबाजी शेतीचा प्रोग्राम राबवलेला आहे आणि त्यांना ते सरकी काढली बीटीची म्हणजे बीटीचा कापूस घेतला थैली घेतली बीटी बियाण्याची तो कापूस लावला आणि त्या कापूस काय काढली सरकी काढली आणि ट्रायल प्लॉट टाकले मी काय सांगितलं तुम्हाला रासायनिकवर आणि झिरो बजेटवर एक बीटीचं थैली आणून लावली एका एकरमध्ये बिटीचं टू लावलं दुसऱ्या वर्षीचं काय सरकी काढलेलं आणि आज जर जाऊन बघा तुम्हाला दिसेल बीटीची जे सरकी काढली ते पीक आपल्या पद्धतीनं सगळ्यात उत्तम आहे बिटीपेक्षा बिटची थैली आणली त्याच्यापेक्षा सर्वोत्तम लाव्या नाही बोंडळी नाही मिलीबग नाही पिठ्या टेकून नाही ब्लाईट नाही कोणतीही बिमार नाही लटपटून बोंड आहे साम टीव्हीवर मी मागते त्यांना घ्यायला लावला कव्हरेज साम टीव्हीवर सुद्धा एक इंटरव्ह्यू त्याचा आलेला म्हणजे या लोकांनी फसवणूक केली शेतकऱ्यांची का हे टर्मिनेटेड आहे नपुसक आहे हे पुन्हा चालत नाही महाग बी तुम्हाला घेतलंच दुसरी गोष्ट जो शंकर जोम आहे hybrid vigour it is totally concentrated in my fun तो जेनेटिकली इंजिनिअरिंग करताना जनुक अभियांत्रिकीय प्रक्रिया करताना त्यांनी दोन गोष्टी केल्या एक तर फिगर जास्त टाकला आणि काही ऍक्सेप्टच टाकले त्याच्यामुळे काय झालं की बीटी जर पेरला त्याला रासायनिक खत टाकलं नाही तर पिकतच नाही जेवढं जास्त रासायनिक खत टाका तेवढं उत्पादन जास्त मिळते आणि सिंचन केल्याशिवाय पिकत नाही सिंचन कराल तर तुम्हाला दहा पंधरा क्विंटल एकरी मिळते मी दोन गोष्टी झाल्या एक सिंचन पाहिजे आणि काय पाहिजे रासायनिक खतं आणि त्यामध्ये बोंडळीच्या विरोधातच फक्त प्रतिकाशक्ती आहे मावा तुडतुडे पांढरी माशी पाणी खाणारे आळ्या हिरवी बोंडळी शेंद्री बोंडळी याच्या विरोधात प्रतिकाशक्ती नाही आणि फक्त तीन महिने बोंडळीचं नियंत्रण होते तीन महिन्यानंतर बोंडळीचं नियंत्रण होत नाही कारण तीन महिन्यानंतर ती जो जोम आहे तो न्यूट्रलाइज होतो निष्क्रिय बनतो म्हणजे बिटीवर जो लाल्या येतो पांढरी माशी येते मावा तुटून येतात मिलीबग येतात मोठ्या प्रमाणात येतात फक्त बोंडळी नाही येत बाकीच्या आळ्या सुद्धा येतात आणि कीटकनाशक तुम्हाला खूप मागावेच लागतात म्हणजे उत्पादन खर्च सतत वाढतो सतत वाढतो आणि नफा तेवढा मिळत नाही आणि याचा पर्यावरणावर जो परिणाम होतो तो तुम्ही बघितला पाच दिवस तुम्ही सात दिवस ऐकलेला आहे ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्यामध्ये आणि जमिनीचा सत्यानाश करण्यामध्ये किती सहभाग आहे याचा याच्या दोन गोष्टी तुम्ही बघा आता नांदेडला केशव राहेगावकर आहे एक चांगला ग्रुप आहे त्यांनी ग्रुपमध्ये दोन ट्रायल घेतल्या आमच्याकडून त्यांना डीएच दोनशे शहाऐंशीचं बिल येलं देशी सरकीचं कापसाचं एका प्लॉटमध्ये ते लावलं एका प्लॉटमध्ये बिटी लावलं जीवामृतावर आपल्याच पद्धतीनं आणि सगळ्या लोकांनी पाहिलं की डीएच वाय हा एकरी बारा ते पंधरा क्विंटल पिकला आणि हा सहाच्यावर गेला नाही यावर्षी कारण पाऊसच नाही पाऊस तेवढा दोन्ही आला पाऊस तेवढाच दुष्काळ सारखाच पण देशीनं दुप्पट उत्पादन दिलं विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या बेटीवाड्यांची झाल्या यावर्षी अशी स्थिती आहे विदर्भामध्ये की दीड दीड क्विंटल दोन तीन क्विंटल त्यावर कोणाला पिकला नाही लाल्यानं सगळा बरबाद झाला आता मी तुम्हाला विचारतो की समजा तुम्ही बीटी कॉटन पेरला आणि तुम्हाला पन्नास हजाराचं उत्पादन झालं पण चाळीस हजार खर्च आला किती आला नफा किती झाला दहा पण तुम्ही आमचा डीएच वाय पेटला किंवा सूरज पेटला किंवा सहाशे पंधरा पेटला जे आमचे देशी बियाणं आहे एल आर के पाचशे सोळा पेटला आणि तुम्हाला समजा चाळीस हजाराचं उत्पादन झालं किती झालं उत्पन्न दहा तर कमी मिळालं पण तुमचा उत्पादन खर्च फक्त पाच हजार आहे तर पस्तीस हजार रुपये नफा मिळाला है ना बीटीमध्ये काय मिळाला किती नफा दहा हजार रुपये इथं किती मिळाला पस्तीस हजार म्हणजे नफा पाहिजे का क्विंटल पाहिजे पण नाही आमचे शेतकरी आहे का ते कधी खरे बोलत नाही मुलीचं लग्न करायचं असलं तर सांगतात पिकलंच नाही या वर्षी दीड क्विंटलच्या वर कापूस पिकला नाही हुंडा द्या लागते आणि मुलाचं लग्न असलं अरे बापा वर्षी पंचवीस क्विंटल हुंडा घ्या लागते ना आमचा शेतकरी कधी खरं सांगत नाही इथं बसलेले सोडून ते म्हणतील बा आम्ही खरं बोलतो तुम्ही कसं म्हणता इथं बसलेले म्हणून आपल्याला क्विंटल नाही बघायचं आपल्या कृतीनं जर जीव जमीन पाणी पर्यावरणाचा विध्वंस होत असेल ती नाही बघायचं आपल्याला शुद्ध नफा किती मिळतो हे बघायचं हाच कापूस तुम्ही रुई काढली घरीच आम्ही तो आता आय आय टी दिल्लीला तो प्रोजेक्ट मी दिलेला आहे की आपलीच आपलाच कापूस झिरो बजेटचा एक सिंगल फेज होता रेटच्या आपल्या घरीच बसवलेला तो सरकी काढेल रुई काढेल त्या रुईची पेरो बजवण्याची मशीन तिथून मग आपलं छोटं युनिट हातमागाचं तिथे खादी बनेल किंवा कपडा बनेल आपला नैसर्गिक रंग तिथंच एक युनिट आपलं शिवण कलेचं तिथं होजेरीचं कपडे बनतील आणि आपल्याच दुकानात ते चौपट किमतीनं विकलं जाईल म्हणजे जर आता तुम्हाला चार हजार रुपये भाव असेल तर तुम्हाला सोळा हजार रुपये भाव मिळणार आपल्याच प्रक्रिया आपलीच हे सगळे मी प्रोजेक्ट आयआयटी दिल्लीला दिलेलं आहे मग चार दिवस मुक्कामुद्दा दिला त्यावेळेस त्यांना ही कळू दिला की तेलाची घाणी आम्हाला छोटी पाहिजे आमचं जवस आमचंच भुईमुंग आमचं सूर्यफूल आमचं सगळं तेल बिया घरी शेंगदाणा छोटं सिंगल फेजवर चालणारी आपली घाणी इकडे बी टाकलं इकडे बी टाकलं इकडे तेल आणि इकडे पेंट आणि ते तेल एक लिटर अडीचशे रुपये लिटर विषमुक्त आणि कोलेस्ट्रॉल मुक्त अडीचशे रुपये घेशील तर घे नाही तर मर कॅन्सरनं ठीक आहे नाही आणि शहरातले लोक मराला तयार नाही पैसे खूप आहे पैसे खूप आहे हे सगळं आपल्याला करायचं आहे हे सगळं करायचं आम्ही केलं आहे आम्ही केलं आहे केलं आहे दक्षिण भारतामध्ये नागपूरला सुद्धा केलं आहे लिंक आम्ही केलेली आहे without in immediate state to producer to consumer state तर हे सगळं आपल्याला करायचं आहे म्हणून बीटी ला पर्याय मी देतो आणि तो म्हणजे डीएच वाय सूरज हे चांगल्या जाती आहे त्या आम्ही तुम्हाला बिया बियाणं देण्याचा प्रयत्न करू केशव राहेगावकरकडून सुद्धा तुम्हाला ते घेता येईल त्याचा फोन नंबर लिहून घ्या चौऱ्याण्णव बावीस एकशे सत्तर सहाशे पासष्ट आणि त्यांचं लँडलाईन घ्या झिरो चोवीस बासष्ट पंचवीस अडतीस ब्याऐंशी झालं नंतर नागपूर आल्या हेमंत चव्हाण पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सहाशे नव्वद सहाशे अठ्ठ्याऐंशी आणि दुसरं आहे अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य सात त्र्याऐंशी ऐंशी गजानन गाळघाटे मगन संग्रहालय समिती मुक्काम पोस्ट गिरड गिरड तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा विदर्भ अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी सत्तावन्न सहासष्ट शून्य पाच आणि त्याचा लँडलाईन आहे झिरो एकाहत्तर एकावन्न तेवीस साठ छेचाळीस सतीश कुमार देशपांडे त्यांची एन जी ओ आहे मेन रोड इंदरहेल्ली जिल्हा आदिलाबाद आंध्र प्रदेश लागून आहे नांदेडला लागून आहे या ग्रुपनी सुद्धा काही प्लॉट आपल्या झिरो बजेटमध्ये नैसर्गिक मध्ये देशी कापसाचे घेतलेले आहे त्यांच्याकडून बी तुम्हाला मिळू शकेल चौऱ्याण्णव झिरो नाईन फोर शून्य चौऱ्याण्णव चाळीस बारा साठ चोवीस त्यांचा दुसरा आहे शून्य सत्याऐंशी तीनशे बारा सत्याहत्तर शून्य तेरा यांच्याकडून तुम्ही बी आत्ता नोंदणी करून घ्या ताबडतोब आणि तुमचा पत्ता फोन नंबर आणि ॲडव्हान्स बुकिंग करून टाका आणि ज्यांना बीटी घ्यायचा आहे ते झिरो मध्ये ब्रिटिश सुद्धा छानपैकी येतो बिटी सुद्धा चांगला येतो जळगावाला पंधरा क्विंटल बिटी घेतला एक एकराला आपल्या पद्धतीनं तेव्हा बिटी घेताच येत नाही असं नाही ज्याला असं वाटलं की आपलं जे पापाचं घडे आहे ते आणखी वाढवायचे आहे त्यांनी बिटी घ्यावं काही अडचण नाही मात्र वर कडे ठेवली आहे लक्षात ठेवा हा तेलानं तळलेली कढई ठेवली ते हे काढून घ्या ज्यांना कापूस घ्यायचा नाही ते सुद्धा काढा कारण लोकांना तुम्हाला सांगायचं आहे शेतकऱ्यांना तुम्हाला ते शिकवायचं आहे तुम्ही आता शिक्षक आहात झालं काढलं हा लिहा जर दोन ओळी आणि दोन झाडामध्ये तीन बाय तीन अंतर असेल तर डीएच वाय दोनशे शहाऐंशी किंवा सूरज हे दोन देशी कापसाचे वाण लावायचे आहे जर बीटी लावायचा असेल तर बीटीच्या कापसाची सरकी काढून चार बाय चार फुटावर लावता येईल किंवा तीन बाय तीनवर सुद्धा लावता येते जमिनीची मशागत करून आधीच्या पिकाचे अवशेष गोळा करून ते शेताच्या एका बांधावर थप्पी लावा शेवटल्या पाळीच्या आधी एकरी दोनशे किलो अमृत एक एकर जागेवर समान प्रमाणात विस्कटून टाका व शेवटल्या पाळीने मातीत मिसळून मान्सून पूर्व लागवड करायची असेल मान्सून पूर्व लागवड करायची असेल तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्या शेताला पट पाणी द्या व तणांचे वर आलेलं तण कुळवाने कुळून मातीत मिसळून द्या रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या चरणात म्हणजे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा कृतिका नक्षत्राच्या शेवटल्या चरणात म्हणजे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात सॉरी दुसऱ्या आठवड्यात मान्सून पूर्व लागवड करायची आहे सिंचनाची सोय असेल तर जर पावसाळी पीक घ्यायचं असेल तर मान्सून पूर्व पावसाने उगवलेलं तण कुडवाने मारून घ्या जर तीन बाय तीन फुटावर लावणी करायची असेल तर दीड बाय दीड फुटावर चौफुल्या पाडा तसे चार बाय चारवर लावणी करायची असेल तर दोन बाय दोन फुटावर चौफुल्या पाडा तुम्ही सगळे मुंबईचे आहात का कशाला सुखाचा जीव दुखात पाडतात मुंबईचं जीवन ऐशारामी छानपैकी छान छान घर छान छान गाडी छान छान बायको छान छान नोकरी इथं आत्महत्याच करायला लागते पण घाबरू नका आहे विश्वास आहे हा काय दिलं हा नाही का नंतर तीन बाय तीन किंवा चार बाय वर तीन बाय तीन किंवा चार बाय चार अंतरावर जे तुम्हाला घ्यायचं असेल ते चौफुलीवर म्हणजे जिथे सर्किट लावायच्या त्या ठिकाणी एक एक मूठ काय टाका घनजीवामृत टाका एक एक मूठ घनजीवामृत टाका सरकीला बीजामृताचा संस्कार करा व मुगाच्या बियाला सुद्धा बीजामृताचा संस्कार करा व पाऊस येताच आणि जमिनीमध्ये पर्याप्त ओलावा असता जिथे घनजीवामृत टाकला आहे त्या चौफोलीवर दोन बिया सरकीच्या व दोन बिया मुगाच्या टोका मिसळून टोका डोबा मराठवाड्यात डोबणं म्हणते का टोकणं म्हणते डोबणं मराठवाड्यात निर्भय एकच आहे डोबणं डोबा याचं कारण याचं कारण मुगाचं बी का घ्यायचं याचं कारण सहसा पेरणीच्या वेळेस संध्याकाळी धडाक्याचा पाऊस पडतोच व जमिनीवर पावसाच्या पाण्याच्या लोटासोबत गाळ येऊन फुलीवर बसून जातो चौफुलीवर बसतो व त्याचा बियाच्या वर वाढल्यानंतर घट्ट धापोडा बनतो व त्याचा बियाच्या वर घट्ट धापोडा बनतो धापोडा म्हणता का काय म्हणता तुम्ही पापुडा हा पापुडा बनतो पापुद्रा पापुद्रा सरकीच्या अंकुरांना तो पापुद्रा फोडता येत नाही तेवढी क्षमता नसते सरकीच्या अंकुरांना तो पापुद्रा फोडण्याची क्षमता नसते त्यामुळे सरकीचा अंकुर आतल्या आत पिवळा पडतो व अंकुरन होत नाही व पुढे त्याला कितीही प्रयत्न केला तरी चांगले बोंड लागत नाही कारण ते अशक्त राहतो परंतु मुगाच्या अंकुराला तो घट्ट गाळाचा पापुद्रा फोडून वर येण्याची क्षमता असते तो घट्ट पापुद्रा फोडून वर येण्याची क्षमता असल्यामुळे मुगाचा अंकुर पापुद्रा फोडतो व सरकीच्या अंकुराला नॅशनल हायवे मोकळा करून देतो नॅशनल हायवे मोकळा करून देतो फुल्या बाद होत नाही फुल्या बाद होत नाही नाहीतर तर पुन्हा पुन्हा पुन्हा टोकणी केली तरी ते झाड चांगलं बनत नाही अशक्य जेव्हा जेव्हा सरकीचा अंकुर वर येईल तेव्हा मुगाच्या अंकुराला उपरू नका कापसाच्या मुळीला शॉक बसतो धक्का बसतो मुगाचा अंकुर फक्त खुडून टाका मुगाचा अंकुर दोन बोटांना काय करायचं खुडून तिथंच टाका तो कोवळा असतो ताबडतोब खोडला जातो त्याच काळामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन कापसाच्या मध्ये दोन दाणे मक्याचे व दोन दाणे झुडपी चवळीचे दोन दाणे मक्याचे व दोन दाणे झुडपी चवळीचे किंवा सावन घेवड्याचे फ्रेंच बीन्स म्हणतात अडीच महिन्यात येतो किंवा श्रावण घेवड्याचे किंवा उडदाचे दोन दाणे मिसळून टोका जिथं स्टार आहे जिथं ताऱ्याचं चिन्ह आहे तारांकित चिन्ह त्या ठिकाणी टोका त्याच काळात पुढील दोन कापसाच्या मध्ये जिथे त्रिकोण चिन्ह आहे त्या ठिकाणी झेंडू लावा झेंडूचे रोग मुळ्या बीजामृतात बुडून लावा झेंडूचे रोग मुळ्या बीजामृतात बुडवून लावा त्याच काळात कपाशीच्या दोन ओळीच्या मधील फुल्यावर आहे ना मधली लाईन आहे फुलीची जिथे लाल डॉट आहे त्या ठिकाणी बीजामृताचा संस्कार करून दोन तीन दोन तीन बिया झुडपी चवळी किंवा सावन घेवडा किंवा उडीद किंवा सोयाबीन यापैकी कोणत्याही पिकाचे दोन तीन दोन तीन दाणे टोका लाल फुल आहे तिथं कोरडो शेती असेल तर त्या ठिकाणी मूग लावू नका कारण मुगाच्या पानांचा बाष्पीभवनाचा वेग म्हणजे पानातून ओलावा हवेत फेकण्याचा वेग पानातील ओलावा हवेत उत्सर्जित करण्याचा वेग सगळ्यात जास्त असतो नाही मूग घेऊ नका कुठं या सोयाबीनच्या मध्ये लाल डॉट आहे ना तिथली गोष्ट आहे ते तर आपण खुडलं तुम्ही खुडलंच नाही का अजून खुडून टाका आता जी ला हे लाईन आहे लाल डॉटची ते मधली लाईन आहे ना लाल चिन्ह आहे ना त्या लाईनमध्ये त्यामुळे जमीतला ओलावा वेगानं घटतो त्यामुळे जमिनीतील ओलावा वेगानं घटतो व पाऊस नाही आला तर कापसाची वाढ खुळटते मी सगळं तपासून मी घेतलं आहे बाष्पीभवनाची वेग किती किती आहे प्रत्येकाचे आणि खूप नुकसान होते म्हणून मूग घेऊ नका नाही ना झालं नंतर पावसाळ्यात कापसाच्या झाडाची दुपारी बारा वाजता जिथे सावली पडते त्या ठिकाणी किंवा कापूस आणि झेंडू किंवा कापूस आणि मका किंवा कापूस आणि झेंडू किंवा कापूस आणि मका यांच्यामध्ये जमिनीवर एक एक कप जीवामृत महिन्यातून दोनदा टाका पावसाळा संपल्यानंतर सिंचनाची व्यवस्था असेल तर एकरी दोनशे लिटर जीवामृत प्रत्येक पाण्यातून द्या वेळोवेळी आंतरमशागत व खुरपणी कोळपणी व खुरपणी करून तण नियंत्रण करा कोळपणी व खुरपणी करून म्हणजे डवरणी आणि निन्नी करून विदर्भामध्ये काय म्हणतात डवरणी आणि निन्नी मराठवाड्यात सुद्धा डवरणी म्हणतात ना कोळपणी म्हणतात दोन पैकी एक करा एक तर कोळपणी करा नाही तर डवरणी करा ठीक आहे ना झालं समाधान तण नियंत्रण करून टाका झालं आता घ्या भाजीच्या मॉडेलमध्ये जे नऊ फवारीचं शेड्यूल दिलं होतं ते राबवा भाजीपाल्याच्या मॉडेलमध्ये नऊ फवारीचं जे शेड्यूल दिलं होतं ते तंतोतंत राबवा दिलं होतं ना लिहिलं तुम्ही ते तंतोतंत राबवा म्हणजे पुन्हा मग त्याची भानगड नाही झालं कडधान्य मक्यासोबत असलेले कडधान्य व मधल्या ओळीत असणारे कडधान्य मक्यासोबत असलेले कडधान्य व मधल्या ओळीत असलेले कडधान्य मक्याला झेंडूला व कापसाला काय देतील न नचराचा पुरवठा करतील तसेच कडधान्याची पानगळ होऊन सतत पानं गळतात गळतात ना टुळी पडलेली पानं तसेच कडधान्याची पानगळ होऊन जमिनीवर काय होईल आच्छादन होईल व जमिनीतला ओलावा टिकेल हवेतला ओलावा खेचून घेतील व त्याचा लाभ कापसाला होईल दिलेलं जीवामृत आणि आच्छादन याच्यामुळे कोण कामाला लागेल गांडूळ विहार दिलेलं जीवामृत आणि आच्छादन यांच्यामुळं गांडूळ कामाला लागतील व उद्याची जिलबी त्यांना खव घालतील कापसाला अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात पुरवतील विष्ठेच्या माध्यमातून तसेच गांडूळ जमिनीला काय पाडतील छिद्र पाडतील आणि पावसाचं अख्खं पाणी जमिनीत जिरवतील ते सगळं तुम्हाला माहित आहे तसेच कडधान्याच्या फुलावर आणि पानावर मक्याच्या कंसाच्या रेशमी तुऱ्यावर आणि झेंडूच्या पाना फुलावर क्रायसोपा कार्निया क्राइसोपा हाँ क्राइसोपा कार्निया क्रोनोग्राथा क्रोनोग्राथा एफिडी हो रहा माइक्रोनिमस species Indian ladybug beetle ladybug beetle Mexican big beetle Mexican lady beetle bug ladybug beetle सारखंच आहे क्रिप्टोलिनस montrouzieri Cryptolaemus montrouzieri Scymnus कॉक्सिहोरा अनेक प्रकारच्या गांधील माशा सारखे जवळपास दोनशे पन्नास प्रकारचे मित्र मित्रकीट दोनशे पन्नास प्रकारचे मित्रकीट माझ्या मराठीच्या कापसाच्या पुस्तकात दिलेली आहे ती यादी मित्रकिडींची येतात आणि हानिकारक कीटकांचं नियंत्रण करतात तसेच मधमाशा सुद्धा वेगाने येतात व परागी सिंचन परागीभवन करतात मक्याच्या खोडावर पक्षी बसतात आणि अळ्यांना खातात मका झेंडू गरम हवा व थंड हवेला रोखतो व पिकाला वाचवतो गरम हवा किंवा थंड हवेला रोखून तिथं काय बनतात हवेचे भोरे बनतात उष्णतामान होतं किंवा वर चढतं हिवाळ्यामध्ये आणि पिकाचं संरक्षण होतं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे शेतकऱ्यांना हे सगळं सांगता आलं पाहिजे झेंडूच्या मुळ्यात नेमॅटोड सूत्रकृमीला नष्ट करणारं औषधी तत्व अल्कलॉइड झेंडूच्या मुळीत सूत्रकृमीला ती कापसाच्या मुळीवर गाठीत आहे ना तिथं असते ती कापसाच्या मुळीवर असलेल्या सूत्रकृमीला नेमॅटोडला नष्ट करणारं औषधी तत्व अल्कोलाईड अफला टर्थोनाईल स्त्रवत अफला टरथो नाईल स्त्रवत आणि नेमॅटोडचं सूत्रकृमीचं नियंत्रण करतं समजलं का हे सगळं शेवटी समजलं आता लिहा कडधान्याचं आंतरपीक कोणतं हे मधलं हे मधलं कडधान्याची ओळ कापणी झाल्यानंतर मध्ये कुळवाची आंतरमशकत करा कुळवाने अंतर्मशगत करा व मध्ये पाणी देण्यासाठी काय काढा नाळी काढा सेंटरला व पाणी देण्यासाठी किंवा पावसाचं पाणी जिरवण्यासाठी नाळी काढा सरी काढा काय म्हणता तुम्ही त्याला हा दाण काढा दाण प्रत्येक ठिकाणी नाळी काढा म्हणजे त्या नालीतल्या कोरडो शेतीमध्ये त्या नालीत मघा पूर्वा उत्तराहस्त मघा पूर्वा उत्तरास्त या नक्षत्रांचं पावसाचं पाणी जिरतं जे मोठ्या थेंबाचं असतं वेगाने येणार असतं व जमिनीतला ओलावा टिकून कोणाला लाभ होतो कापसाला लाभ होतो तसेच मुळीजवळचा अतिरिक्त ओलावा कुठे उतरतो नालीत उतरतो आणि वापसा निर्माण होते आता लिहा कॅनॉपी मॅनेजमेंट काय म्हणतात मराठीत आकार नियोजन आकार नियोजन नियंत्रण समोरासमोरील कापसाच्या दोन झाडाच्या फांद्याची टोक कापसाच्या समोरासमोरील झाडांच्या दोन फांद्याची टोक ज्यावेळेस एकमेकाशी हस्त आंदोलन करतील काय करायचं त्याला कापून टाकायचं कट नाही करायचं कापून टाकायचं कापून टाकायचं शिंडी कापून टाकायची त्याच वेळेला वरचा शिंडा सुद्धा कापायचा फांद्याची शिंडी कापायची पण वरचा टॉप टॉपिंग सुद्धा करायचं म्हणजे झाडाच्या फाजीलवाडीकडे जाणारं अन्न कोणीकडे वळेल बोंड पक्वण करण्यासाठी वळेल झाडाच्या फाजील वाढीकडे जाणारं अन्न बोंड पक्व करण्यासाठी वळेल आणि भरपूर बोंड लागतील आणि मोठी मोठी बोंड लागतील कापसाच्या घेतलेल्या जातीची सर्व रोपे एकाच उंचीची असतात व गुंधर्माची असतात परंतु निरीक्षणानंतर दैनंदिन निरीक्षणानंतर कळून येतं काही का झाडं कशी आहे काही झाडं वेगळ्या गुणधर्माची आहे ठेंगणी आहे किंवा उंच आहे ही दुसऱ्या जातीची काय भेसळ आहे ती काढून टाकावी व त्या ठिकाणी दोन बिया मोहरीच्या टोकून द्याव्या ही जागा ती खाली राहत नाही मोहरी सुद्धा खूप चांगली होते झालं आता बियाचं शुद्धीकरण बियाचं शुद्धीकरण देशी असो का थैरीतला बिटी कापूस फुलावर आल्यानंतर हप्त्यातून दोनदा झाडाचं सूक्ष्म निरीक्षण करा ज्या झाडांना लटपटून बोंड लागलेली आहेत भरपूर फांद्या आहेत छत्तीसारखा गोलाकार उतरता आकार आहे झाडाचा रोग नाही किडी नाही झाडं निकोप आहेत त्या झाडांना काय बांधा लाल धागा बांधून द्या ही क्रिया पहिल्या वेचापर्यंत चालू ठेवा ही क्रिया निवड पद्धतीची कापसाच्या पहिल्या वेचापर्यंत चालू ठेवा आणि या निवडलेल्या झाडाचे कापूस स्वतःच वेचा मजुरांना जर दिलं तर ते गडबड नक्कीच करतील काम जास्त दाखवण्यासाठी याचे तोडेल आणि शरीराचा सुद्धा कापूस वेचतील त्याच्यामुळे स्वतः तोडा किंवा घरच्या लोकांना तोळ्याला लावू नका लावा हा हा काय म्हणतात हा चालेल चालेल तुरीच्या ओळी असतेच ना आपल्या तुरीच्या ओळी असतात चालेल अकरा ओळी कपाशीचा एक ओळ तुरीची किंवा आठ होळी कपाशीच्या एक ओळ तुरीची किंवा तीन होळी कपाशीच्या एक ओळ तुरीची चार फुटला घेतलं हे आहे ते चालू द्या झालं काय आणि मग या कापसाची सरकी ठेवा या कापसाची सरकी पेरा दरवर्षी अशा तऱ्हेने उत्कृष्ट झाडांची निवड करा व त्या निवडल्या झाडांची सरकी पुढल्या वर्षी लावा अशी निवड सतत सहा वर्ष करा किती वर्ष करा सहा वर्ष सहा वर्षानंतर अंतर्गत जो बदल असतो इंटरनल सेग्रिगेशन ते होत नाही काय पक्का होतो तो कधीही बदलत नाही सहा वर्षापर्यंत सतत निवड करा सहा वर्षानंतर तुमच्या हातात एक नवी जात येते सहा वर्षानंतर तुमच्या हातामध्ये कापसाची एक नवी कोरी जात ईश्वरानं दिलेली येते तिला नावं ठेवा तुमचं तुमच्या पत्नीचं आईचं वडिलाचं मुलाचं नसंत सिनेमा नटी आहेच आहे का नाही जया माधुरी आणि ते नसन आपले पुढारी आहेच आदर्श पुढारी त्यांचे नावं ठेवा है नाही आणि त्याचं रजिस्ट्रेशन जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे करा बस बस अंगुठे बहादर शेतकरी हे करू त्याला एम एस सी ची आवश्यकता नाही अंगूठे बाजार त्याचा बाप आहे त्याचा ना नाही आणि हे तुम्हाला करायचं आहे आपले प्रश्न आपणच सोडवायचे ठीक आहे कापसात ठीक आहे आता अशा पद्धतीने कापूस कोण कोण घेणार पुढल्या वर्षी ठीक आहे तर मला तुमची सगळी नावं पत्ते फोन नंबर नंतर द्या म्हणजे मग आपण काय करू ती तुम्हाला आम्ही अटॅच करू तिकडे तुमचा कापूस वेगळा विक्री व्यवस्थापन करू आणि किंवा मग कापूस ते कापड हे युनिट देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे ना तूर अधिक सोयाबीन विदर्भ मराठवाडा उत्तर कर्नाटका रायलसीमा तेलंगणा या क्षेत्रामध्ये हा पॅटर्न तूर आणि सोयाबीनचा जास्त चालतो तर तीन मॉडेल मी देतो आहे ते तिन्ही मॉडेल लिहून घ्या लिहा तूर आणि सोयाबीनचे मॉडेल मॉडेल नंबर एक मॉडेल नंबर दोन मॉडेल नंबर तीन सर्वासाठी सर्वासाठी जमिनीची मशागत करून आधीचे अवशेष वेचून काढून टाका शेवटल्या पाळीच्या आधी एकरी दोनशे किलो घनजीव अमृत विस्कटून पाळीने मातीत मिसळा हलकी जमीन असेल दोन ओळीतलं अंतर एक फूट म्हणजे सोळा बोट आपल्याजवळ फुटपट्टी आहे का बोट आहे बोट सोळा बोट मध्यम जमीन असेल तर अठरा बोट अठरा ते वीस बोट म्हणजे सव्वा फूट आणि भारी जमीन असेल तर चोवीस बोट सोळा बोटाचा एक फूट किती असते सोळा बोटाचा एक फूट चोवीस बोट म्हणजे दीड फूट सोयाबीनची तुमच्या भागात सोयाबीनची मग तीनशे पस्तीस असो की कोणती बहात्तर असो जी प्रचलित जात यशस्वी झाली असेल तिचंच बी घ्या तुरीची सुद्धा गावगानी जात पेरा मॉडेल नंबर एक एक ओळ तुरीची पाच ओळी सोयाबीनच्या पुन्हा एक वेळ तूर पाच वेळ सोयाबीन असं चालू द्यायचं मॉडेल नंबर दोन एक वळ तूर तुरीत अंबाडी आणि बाजरी मिसळायचीच हिरवा म्हणतो ना आपण काय म्हणतो ना हिरवा एक ओळ तूर दोन ओळी सोयाबीन चौथी ओळ बाजू अधिक सोयाबीन किंवा मका अधिक सोयाबीन किंवा पी व्ही के चारशे एक पी के चारशे किंवा पी के आठशे नऊ या मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सुधारित जातींच्या ज्वारीच्या बी मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सुधारित जातीचं बी त्याच्यासोबत सोयाबीन मिसळून आहे ना किंवा किंवा सोयाबीन अधिक सूर्यफूल किंवा किंवा सोयाबीन अधिक तीळ किंवा सोयाबीन अधिक गवार यापैकी कोणतंही एक किंवा एका कवळीत एक एक याची ओळ दुसऱ्याची एक दुसऱ्याची एक तिसरीची अशी एक एक एक ज्वारीची एक मक्याची एक अशी हा त्यानंतरच्या दोन वेळी सोयाबीनच्या आणि नंतरची तुरीची मॉडेल नंबर तीन नंबर एक वळ तूर अधिक अंबाडी अधिक बाजरी मिसळून नंबर दोन ओळ मूग उडीद किंवा चवळी किंवा झुडपी चवळी किंवा घेवडा कोणते एक किंवा अनेक शेंगा तोडाची जर घरी लोक असतील तर अनेक मिसळून सुद्धा वेगळ्या शेंगा तोडतात पुन्हा तिसरी ओळ तुरीची तूर अधिक अंबाडी अधिक बाजरी नंतरच्या तीन ओळ तिन्ही ओळी ज्वारीच्या पावसाळी ज्वारी खरीप ज्वारी लवकर येणारी किंवा मका किंवा बाजरी तीनपैकी कोणतंही एक एकतर मका ज्वारी किंवा मका किंवा बाजरी त्याच्यासोबत उडीद किंवा घेवडा किंवा झुडपी चवळी त्याच्यासोबत दाण्यासोबत घेवडा नाही तर उडीद नाही तर झुडपी चवळी मिसळून पुन्हा मग तूर ते आलंच तीन तास ते पुन्हा अल्टरनेट आलं एक तूर दुसरी उडीद तिसरं तूर आणखी तीन तास ज्वारीची असं मॉडेल नंबर चार तीन ओळी ज्वारी अधिक उडीद किंवा चवळी तीन ओळी सोयाबीन पुढच्या किंवा तीन ओळी मका अधिक उडीद चवळी पुढच्या तीन ओळी सोयाबीन मका अधिक चवळी किंवा घेवडा किंवा चवळी किंवा उडीद त्याला मिसळून पुढच्या तीन वेळी सोयाबीन म्हणजे याच्यावर आपल्याला नंतर गहू घेता येतो आणि मॉडेल नंबर पाच गहू किंवा चना घ्यायचा असेल तर केवळ कोरी सोयाबीन नंबर पाच पुढे रबीमध्ये जर गहू घ्यायचा आपल्याला किंवा हरभरा घ्यायचा आहे तर खरीपामध्ये काय निवड सोयाबीन हे पाच मॉडेल आता काय होतं हे कृषी विद्यापीठ काय सांगतात एकरी तीस किलो चाळीस किलो सोयाबीनचं बी त्याच्यामध्ये फायदा शेतकऱ्याचा असतो कोणाचा असतो कंपन्यांचा असतो त्याच्यामुळं आम्ही प्रयोग केले बुद्ध गया आणि गया क्षेत्रात बिहारच्या आपला एक मोठा ग्रुप आहे इथे जवळपास तीन हजार शेतकऱ्यांचा काय करू केले आम्ही एका प्लॉटमध्ये तीस किलो सोयाबीन पेरलं चल दुसऱ्या एका प्लॉटमध्ये दीड बाय एक सोयाबीन डोकलं टोकलं डोकलं तिसऱ्या प्लॉटमध्ये दीड बाय दीड अंतरावर सोयाबीन टोकलं फुलीवर नंतर दोन बाय दीड नंतर दोन बाय दोन आणि दिसून आलं की याच्यामध्ये सुद्धा सहा क्विंटल जे पेरलं त्याच्यात आणि दोन बाय दोन टोकलं तरी सहाच क्विंटल कारण सोयाबीनचं काय होतं झुडूप बनतं आणि हवा खेळते सूर्यप्रकाश थेट मिळतो त्यामुळं खालपासून बुडापासून शेंगा शेंगा आणि फक्त फक्त आठ किलो बियात काम झालं ती म्हणजे मजूर असं होतं लहान शाळेतले पोरं होते मजूर मिळालं नाही त्यांनी जास्त जाण टाकले जर मजूर असतं तर चार किलोतच भागलं असतं कंपन्यांचा फायदा आहे आपला फायदा नाही जास्त बियाणं वापरण्यात म्हणून सोयाबीन सुद्धा कमीत कमी बी आपल्याला वापरता येते आणि मग घन जो अमृत दिला लिया पेरणी झाल्यानंतर असं मला सांगितलं ना रामकृष्ण हरी रामकृष्ण पहिले सोयाबीन घ्यायचं कोरं पुढे मग हिवाळ्यात काय घ्यायचं गहू किंवा बरं चल आता सोयाबीन पेरणीच्या ऐवजी मी या पद्धती कोणत्या सांगितल्या टोकणीच्या तर तुम्ही सुद्धा पाच पाच गुंठ्याचे प्लॉट ट्रायल प्लॉट घेऊ शकतं आहे ना एक बाय दीड दीड बाय दीड दीड बाय दोन दोन बाय दोन आणि एक पेरणीचा म्हणजे तुमचंही समाधान होईल विशेष म्हणजे घरचे विरोधी पक्षनेते त्यांचंही समाधान होईल आणि गावातले जे आहे शंकासू त्यांचं सुद्धा समाधान तर तुम्हाला सुद्धा ट्राय प्लॉट लिहा लिहा सोयाबीनचं पीक फुलावं झाल्यानंतर एकरी शंभर किलो अमृत सत्याने पेरून द्या एकरी शंभर किलो अमृत कोळप्याच्या मागे सत्याने पेरून द्या किंवा कोळप्याच्या पुढे किंवा फेकून द्या आणि मागून डवळून टाका झालं आणि चार फवारणी करा उभ्या पिकावर फवारणी करताना पिकावर आणि जमिनीवर सुद्धा जीवामृत पडू द्या पहिली फवारणी पेरणीनंतर एक महिन्याने शंभर लिटर पाणी अधिक पाच लिटर फडक्यानं गाळलेलं जीवामृत पहिल्या फवारणीनंतर एकवीस दिवसांनी दुसरी फवारणी एकरी दीडशे लिटर पाणी दहा लिटर जीवामृत फडक्यानं गाडलेलं तिसरी फवारणी तिथून एकवीस दिवसानं दोनशे लिटर पाणी आणि पाच लिटर आंबट टाक आंबट ताक नसेल तर एकरी दोनशे लिटर सप्त अर्क असेल तर दाणे खूप छान येतात झालं ना म्हणजे विदर्भ मराठवाड्यातले दोन पिकं आपण घेतली कोणते कापूस आणि सोयाबीन आता विदर्भ मराठवाड्याला संत्रा मोसंबी एक मुख्य पीक आहे ना आणि हळद आहे अद्रक आहे ना आणि आता दुष्काळ असल्यामुळे ऊस तर नाहीच आहे मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात आता भाव नसल्यामुळे कोणी ऊस लावणार नाही त्याच्यामुळे ऊस घेण्याचा प्रश्न तेव्हा आता आज थांबू आपण